ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय अठ्ठावीसावा अष्टांग योगाचा विधी श्री भगवान म्हणतात हे माते आता मी तुला म्हणजे ध्येय स्वरूपाच्या आलंबनाने युक्त योगाचे लक्षण सांगतो त्यामुळे चित्त प्रसन्न होऊन परमात्मा मार्गाकडे प्रवृत्त होते शास्त्राने सांगितलेल्या स्वधर्माचे यथाशक्ती पालन करणे शास्त्रविरुद्ध आचरणाचा त्याग करणे प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहणे आत्मज्ञानी लोकांच्या सान्निध्यात राहणे विषय वासना वाढवणाऱ्या कर्मापासून दूर राहणे संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मावर प्रेम करणे पवित्र आणि परिमित आहार घेणे नेहमी एकांत आणि निर्भय अशा स्थानी राहणे मन वाणी आणि शरीराने कोणत्याही जीवाला त्रास न देणे सत्य बोलणे चोरी न करणे आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह न करणे ब्रह्मचर्याचे पालन करणे तपश्चर्या करणे अंतर्बाह्य पवित्र राहणे शास्त्रांचे अध्ययन करणे भगवंताची पूजा करणे मौन पाळणे उत्तम आसनांचा अभ्यास करून स्थिर बसणे हळूहळू प्राणायामाने श्वासावर नियंत्रण ठेवणे मनाच्या साह्याने इंद्रियांना विषयांपासून दूर करून हृदयात आणणे मुलाधार इत्यादी कोणत्याही एका चक्रात मनासहित प्राणाला स्थिर करणे नेहमी भगवंताच्या लिलांचे चिंतन करणे आणि चित्ताला सम राखणे तसेच व्रत दानादी दुसऱ्या साधनांनी सुद्धा सावधानतेने प्राणावर नियंत्रण ठेवून बुद्धीच्या द्वारा आपल्या कुमार्गाकडे धावणाऱ्या चित्ताला हळूहळू एकाग्र करून परमात्म्याच्या ध्यानामध्ये लावावे प्रथम आसन जय साधावा नंतर प्राणायामाच्या अभ्यासासाठी पवित्र ठिकाणी आसन तयार करावे ज्याच्यावर शरीर सरळ आणि स्थिर ठेवून सुखपूर्वक बसून अभ्यास करावा प्रथम डाव्या नागपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि उजव्या नागपुडीने रेचक करावा किंवा या उलट उजव्या नागपुडीने पूरक करून कुंभ करावा आणि डाव्या नागपुडीने रेचक करावा यामुळे प्राणमार्ग शुद्ध होऊन चित्त स्थिर आणि निश्चल होईल जसे वायू आणि अग्नीने तापविलेले सोने आपल्यातील मळ बाहेर काढून टाकते त्याचप्रमाणे जो योगी प्राणवायूला जिंकतो त्याचे मन अतिशय लवकर शुद्ध होते म्हणून योग्याने प्राणायामाने वात पित्तादी दोषांना धारणेने पापाला प्रत्याहाराने विषयांच्या संबंधाला आणि ध्यानाने भगवत विमुख करणाऱ्या राग दुर्गुणांना दूर करावे जेव्हा योगाचा अभ्यास करता करता चित्त निर्मळ आणि एकाग्र होईल तेव्हा नाकाच्या टोकावर दृष्टी स्थिर करून भगवंताच्या मूर्तीचे ध्यान करावे भगवंताचे मुखकमल आनंदाने प्रफुल्लित आहे नेत्र कमलकोशाप्रमाणे लालसर आहेत शरीर नील कमलदलाप्रमाणे श्यामवर्णाचे आहे त्यांनी हातामध्ये शंख चक्र आणि गदा धारण केली आहे कमलातील केसराप्रमाणे त्यांचे पिवळे रेशमी वस्त्र शोभत आहे वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे आणि गळ्यामध्ये कौस्तुभमनी झगमगत आहे वनमाला पायापर्यंत रोळत आहेत तिच्या चारी बाजूनी भ्रमर सुगंधाने मोहित होऊन मधुर गुंजारव करीत आहेत अंग प्रत्यंगावर मौल्यवान हार कंकणे किरीट बाजूबंद आणि नुपूर इत्यादी अलंकार विराजमान आहेत कमरेला कमरपट्ट्याच्या लढी त्यांची शोभा वाढवित आहेत भक्तांचे हृदयकमल हेच त्यांचे आसन आहे त्यांचे अतिशय दर्शनीय श्यामसुंदर शांत स्वरूप मन व नेत्रांना आनंदित करणारे आहे त्यांची अत्यंत सुंदर अशी किशोर अवस्था आहे ते भक्तांच्यावर कृपा करण्यासाठी आतुर झालेले आहेत मोठी मनोहर अशी मूर्ती आहे नेहमी सर्व लोकांनी त्यांना वंदन केले आहे त्यांचे पवित्र यश परम कीर्तनीय आहे आणि ते पुण्य श्लोक भक्तांचेही यश वाढवणारे आहेत अशा प्रकारे श्री नारायण देवाचे संपूर्ण अंगासहित जोपर्यंत मन तेथून हटत नाही तोपर्यंत ध्यान करावे भगवंताच्या सर्व लीला अतिशय दर्शनीय आहेत म्हणून आपल्या आवडीनुसार उभी असलेली चालत असलेली बसलेली पहुडलेली किंवा अंतकरणात स्थिर असलेली अशा त्यांच्या स्वरूपाचे विशुद्ध भावयुक्त चित्ताने चिंतन करावे अशा प्रकारे योग्याची जेव्हा खात्री होईल की भगवत स्वरूपामध्ये चित्त स्थिर झाले आहे तेव्हा त्यांच्या सर्व अवयवांमध्ये लागलेल्या चित्ताला विशेष रूपाने एकेका अवयवामध्ये लावावे भगवंताच्या चरणकमलांचे ध्यान करावे ती वज्र अंकुश ध्वज आणि कमल या मंगलचिन्हांनी युक्त आहेत तसेच ती आपल्या उंच व लाल लाल शोभायमान नखचंद्र मंडलाच्या चंद्रिकेने भक्तांच्या हृदयातील अज्ञानरूप घोर अंधकार दूर करतात ही चरणकमले धुतलेल्या पाण्यापासूनच जी नद्यामधील श्रेष्ठ गंगा नदी प्रगट झाली होती तिचे पवित्र जल मस्तकावर धारण केल्यामुळे श्री महादेव अधिक मंगलमय झाले ती ध्यान करणाऱ्यांसाठी पापरूप पर्वतावर सोडलेल्या इंद्राच्या वज्राप्रमाणे आहे भगवंताच्या अशा चरणकमलांची चिरकालपर्यंत चिंतन करावे नंतर भव भयहारी अजन्मा श्रीहरीच्या दोन्ही पिंढऱ्या तसेच गुडघ्यांचे ध्यान करावे ज्यांना विश्वविधाता ब्रह्मदेवाची माता सुरानी वंदिलेली कमललोचना लक्ष्मी आपल्या मांड्यावर ठेवून आपल्या कांतिमान हातरूप पल्लवांनी हळुवारपणे चोरत असते अळशीच्या फुलाप्रमाणे नीलवर्ण आणि बलवान अशा गरुडाच्या खांद्यावर शोभणाऱ्या भगवंताच्या मांड्यांचे ध्यान करावे त्यानंतर ज्यावर सोन्याचा कमरपट्टा शोभत आहे अशा टाशेपर्यंत नेसलेल्या पितांबराने आच्छादित नितंबाचे ध्यान करावे नंतर येथून ब्रह्मदेवाला आधारभूत सर्व लोकमय कमळ प्रकट झाली अशा संपूर्ण लोकांचे आश्रयस्थान असलेल्या भगवंताच्या पोटावर असणाऱ्या नाभी सरोवराचे ध्यान करावे नंतर प्रभूच्या श्रेष्ठ अशा पाचूच्या मण्याप्रमाणे असणाऱ्या दोन्ही स्तनांचे चिंतन करावे जे वक्षस्थळावर पडलेल्या शुभ्र मोत्यांच्या हाराच्या किरणांमुळे गौरवर्णाचे दिसतात यानंतर महालक्ष्मीचे निवासस्थान आणि लोकांचे मन व नेत्रांना आनंद देणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताच्या वक्षस्थळाचे ध्यान करावे मग सर्व लोकांना वंदनीय भगवंताच्या कौस्तुभ मनाला सुशोभित करणाऱ्या गळ्याचे चिंतन करावे समस्त लोकपालांना आश्रयभूत अशा भगवंताच्या चारी भुजांचे ध्यान करावे ज्यामध्ये धारण केलेले कंकण इत्यादी अलंकार समुद्र मंथनाच्या वेळी मंदर पर्वताच्या घुसळण्याने अधिकच तेजस्वी झाले आहेत तसेच ज्याचे तेज असह्य आहे त्या सहस्त्र आर्यांच्या सुदर्शन चक्राचे आणि त्यांच्या करकमळात राजहंसाप्रमाणे विराजमान असणाऱ्या शंखाचे चिंतन करावे मग प्रभूच्या शत्रूंच्या रक्ताने माखलेल्या प्रभूंच्या आवडत्या कौमोदकी गदेची भ्रमरांच्या गुंजारावाने निनादित वनमालेची आणि त्यांच्या कंठातील सुशोभित अशा सर्व जीवांच्या निर्मल तत्वरूप कौस्तुभ मनाचे ध्यान करावे त्यानंतर भक्तांवर कृपा करण्यासाठीच येथे साकार रूप धारण करणाऱ्या श्रीहरींच्या सुडवलं नाशिकेने शोभणाऱ्या आणि झगमगणाऱ्या मकरकुंडलांच्या हल्ल्याने अतिशय चमकणारे निर्मळ गाल असणाऱ्या मुखकमलाचे ध्यान करावे काळ्या भोर कुरळ्या केसानी मंडित असे मुखकमल आपल्या सौंदर्याने भ्रमराने सेवन केलेल्या व माशाच्या जोडीने युक्त अशा कमलपुष्पाला सुद्धा फिके करीत आहे अशा उन्नत भुवयानी सुशोभित अशा असणाऱ्या भगवंताच्या मनोहर मुखारविंदाची मनामध्ये धारणा करून उत्साहाने त्याचे ध्यान करावे भगवंताच्या कृपापूर्ण हास्ययुक्त अमर्याद प्रसादाचा वर्षाव करणाऱ्या आणि भक्तजनांच्या अत्यंत घोर अशा तिन्ही तापांना शांत करण्यासाठीच प्रगट झालेल्या दृष्टीचे भक्तिभावाने अंतकरणात दीर्घकाळ ध्यान करावे श्रीहरीचे हास्य शरणागत भक्तांच्या शोकाने उत्पन्न होणाऱ्या अश्रूंना सुखवते तसेच मुनिजनांच्या हितासाठी कामदेवाला मोहित करण्यासाठीच श्रीहरी आपल्या मायेने रचलेल्या विशाल भुवयांचे ध्यान करावे ध्यानासाठी योग्य तसेच ओठावरील अत्याधिक लालसर रंगामुळे कुंद शुभ्र छोट्या छोट्या दातांवर लाली शोभणाऱ्या आपल्या हृदयात विराजमान असणाऱ्या श्रीहरीच्या खळखळून हसण्याचे अत्यंत प्रेमाने ध्यान करावे अशा प्रकारे ध्यानात तन्मय होऊन त्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ पाहण्याची इच्छा करू नये अशा प्रकारे ध्यानाच्या अभ्यासाने साधकाचे श्रीहरीविषयी प्रेम उत्पन्न होते त्याचे हृदय भक्तीने भरून येते आनंदातील एकाने शरीर रोमांचित होऊ लागते उत्खंठाजनित प्रेमास्त्रूंच्या धारात तो वारंवार आपल्या शरीराला न्हावू घालतो आणि नंतर मासे पकडण्याच्या गळाप्रमाणे श्रीहरींना आपल्याकडे आकर्षित करण्याचे साधन असलेल्या आपल्या चित्तालाही हळूहळू ध्येय वस्तूपासून बाजूला सारतो जसे तेल संपल्यानंतर दिव्याची ज्योत आपल्या कारणरूप तेज तत्वामध्ये लीन होऊन जाते त्याचप्रमाणे आश्रय विषयाने आसक्तीरहित होऊन मन शांत रमाकार होते ही अवस्था प्राप्त झाल्यावर जीव गुणप्रवाहरूप देहादी उपाधीपासून वेगळा झाल्यामुळे एका परमात्म्यालाच सगळीकडे व्यापून असलेला पाहतो योगाभ्यासाने प्राप्त झालेल्या चित्ताची अविद्यारहित लयरूप निवृत्ती झाल्याने आपल्या सुख दुःख विरहित ब्रह्मरूप स्थितीत स्थिर होऊन परमात्म तत्वाचा साक्षात्कार करून घेतल्यावर तो योगी या सुख दुःख भोगण्याला प्रथम अज्ञानाने आपले स्वरूप समजत होता त्याला आता तो अविद्यारूपी अहंकार पाहतो जसे मदिरीने धुंद झालेल्या पुरुषाला आपल्या कमरेवरच्या वस्त्राची शुद्ध राहत नाही तसे अंतिम अवस्थेला प्राप्त झालेल्या योग्यालाही आपल्या देहाचे उठणे बसणे किंवा दैववशात कुठे जाणे किंवा परत येणे याविषयी काहीच ज्ञान नसते कारण तो परमानंदमय स्वरूपात स्थिर असतो त्याचे शरीर पूर्वजन्मीच्या संस्काराच्या अधीन असते म्हणून जोपर्यंत त्याचे पूर्वीचे प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत तो इंद्रियासहित जिवंत असतो परंतु ज्याला समाधीपर्यंत योगाची स्थिती प्राप्त झाली आहे आणि ज्याने परमात्म तत्वाला चांगल्या प्रकारे जाणले आहे तो सिद्ध पुरुष साऱ्या प्रपंचासो या शरीराचा स्वप्नात जाणवणाऱ्या शरीराप्रमाणे पुन्हा स्वीकार करीत नाही पुन्हा त्यात मी माझेपणा ठेवत नाही जशा अत्यंत स्नेहामुळे पुत्र आणि घरामध्ये वाटणारा आपलेपणा विचारांती नाहीसा होऊन मनुष्य त्यांच्यापासून स्वतःला वेगळा समजतो त्याप्रमाणे योगी ज्या देहाला आपला आत्मा मानत होता त्यापेक्षा आपण वेगळाच असल्याचे जाणतो जसे कोलीत ठिणगी किंवा स्वतःपासून उत्पन्न झालेला धूर तसेच अग्निरूप झालेले लाकूड याहून अग्नी वेगळा आहे त्याचप्रमाणे भूत इंद्रिये अंतकरण जीव आणि प्रकृती याहून साक्षी असलेला ब्रह्मसज्ञक पुरुषोत्तम वेगळा आहे जसे देहदृष्टीने जरायुष अंडज शोधज आणि उद्भीज असे चारी प्रकारचे प्राणी पंचभूत मात्र आहेत तसेच संपूर्ण जीवांमध्ये आत्म्याला आणि आत्म्यामध्ये सर्व जीवांना अनन्य भावाने व्यापलेले पाहावे जसा एकच अग्नी निरनिराळ्या लाकडात त्यांच्या वेगळेपणामुळे निरनिराळ्या प्रकारचा दिसतो तसेच देव मनुष्यादी शरीरात राहणारा एकच आत्मा आपल्या आश्रयांच्या गुणभेदामुळे भिन्न भिन्न प्रकारचा भासतो म्हणून भगवंताचा भक्त जीवाच्या स्वरूपाला झाकणाऱ्या कार्यकारण रूपाने परिणामाला प्राप्त झालेल्या भगवंताच्या या अचिंत्य शक्तिमय मायेला भगवंताच्या कृपेनेच जिंकून आपल्या वास्तविक स्वरूपाला ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित होतो या ठिकाणी अठ्ठावीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू